चित्तायशी नको देऊ आठवणू जेने देवाचे चरण अंतरिते आलिया वचनो राम नाम धुनी ऐका विकाणी ऐशी गोडी मत्सराचा ठागो शरीरी नसावा लाभे विन जीवा दुःख देतो तुका म्हणी राही अंतरी शितळू शांतीचे ते बळू क्षमांगी अरे माझ्या मना ज्यामुळे मला या देवाचे चरण अंतरतील अशी संसाराची आठवण कधी होऊ देऊ नकोस माझ्या मुखावाटे रामनामाचा ध्वनी निघावा आणि संतांच्याकडून काही उपदेश वचन आले तर ते कानाने ऐकावेत अशी त्याविषयी माझ्या मनामध्ये आवड निर्माण करावी दुसऱ्याचा द्वेष करण्याचा भाव शरीरामध्ये नसावा कारण त्यामुळे कोणताही लाभ होत नाही आणि स्वतःच्या आणि दुसऱ्याच्याही जीवाला दुःखच होते तुकाराम महाराज म्हणतात अंगामध्ये शांती क्षमेचे बळ असले म्हणजे अंतकरण नेहमी शांत राहते कोण हो पुण्य कोणा गाठी ज्याशी ऐशी याशी भेटी जेही हरिधरी लामणी दिले संसार अशी पाणी कोण हो हा भाग्याचा ऐशी याशी बोली वाचा तुका म्हणी त्याचे भेटी होय संसार अशी तुटी अरे असे कोणाच्या पदरी असे पुण्य आहे की ज्याला अशा लक्षणांच्या ज्ञानी भक्ताची भेट होऊ शकेल ज्यांनी हरिला हृदयामध्ये साठवले असून संसाराला पूर्णपणे तिलांजली दिली आहे कोण असा भाग्यच आहे की ज्याला ते हरिभक्त आपले हरिचिंतन सोडून थोडा वेळ तरी चार शब्द बोलतील तुकाराम महाराज म्हणतात अशा ज्ञानी भक्तांची भेट दुर्लभ आहे आणि कदाचित पूर्व पुण्याईने त्यांची भेट झालीच तर ते मोठ्या भाग्याने प्रसन्न होऊन चार शब्द बोललेच तर सर्व संसार दुःखाची निवृत्ती होऊन जाते हेच त्यांच्या भेटीचे फळ आहे तरीच हा जीव संसारी उदासू धरीला विश्वासू तुम्हा सोयी एके जाती विनो नाही कळवळा ओढिली गोपाळा सूत्रदुरी फुटतशी प्राणो क्षणाच्या विसरी हे तो परस्परी सारखीची तू का म्हणी चित्ती राखीला अनुभव ते निहा संदेह निवारीला देवा तुम्ही माझी कधी उपेक्षा करणार नाही असा तुमच्या संबंधाने आम्ही विश्वास धरून राहिलो आहोत म्हणूनच आम्ही या संसाराविषयी उदास झालो दोन व्यक्तींचे समानशील समान स्वभाव असल्याशिवाय एकमेकांचा कळवळा किंवा सहानुभूती वाटत नाही त्यामुळेच गोपाळा तुमची आमची जात आणि स्वभाव एकसारखाच असल्यामुळे प्रेमाच्या दोरीने आपण एकमेकाकडे आकृष्ट झालो आहोत तुमचा क्षणभर विसर जरी पडला तरी सुद्धा माझा प्राण व्याकुळ होऊन जातो आणि माझ्या वियोगाने तुमचाही प्राण तसाच होतो असा परस्परांचा स्वभाव सारखा झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमची आमची जाती स्वभाव सहानुभूती सारखीच आहे याचा माझ्या चित्ताला अनुभव आला असून म्हणूनच तुमच्यावर मी विश्वास ठेवावा किंवा नाही या संशयाचे पूर्णपणे आता निराकरण झाले आहे किती विवंचना करीत जीवी मन दावंडवी दाही दिशा हो नायका भावी तुम्ही अंगीकारू करावा विचारू याच्यासाठी इतर ते आता लाभ तुच्छ झाले अनुभव आले गुणागुणू तुका म्हणे लागू अखंड समाधी जावे प्रेम बोधी बुडोनिया देवा मी तुझ्या प्राप्तीसाठी मनामध्ये कितीतरी काळजी करीत आहे आता काय करावे कुणाला शरण जावे तुझी कशाने प्राप्ती होईल या विचारामुळे मनाला दाही दिशा मी हिंडवत आहे कोणत्याही निमित्ताने तू माझा अंगीकार करावास यासाठीच मी सतत विचार करीत राहिलो आहे तुझ्याशिवाय या संसारातील इतर लाभ अगदी तुच्छ वाटत आहेत कारण संसारामध्ये कोणते गुणदोष आहेत हे मला कळून चुकलं आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा तुझ्याविषयीच्या प्रेमात आणि ज्ञानामध्ये बुडून जावे आणि मला विथ्यानरहित अखंड समाधी लाभावी हीच माझी आता इच्छा आहे दिकचे या नाही संसार बंधना तुटे ना या बाधा भवरोगाची तातडी ते करी म्हणवणी तातडी साधिले ते घडी सोनियाची संकल्पाच्या विजय इंद्रियांची चाली प्रारब्ध ते घाली गर्भवासी तुका म्हणे विजय जाळूनी सकळू करावे व पाळे आपुली भाटू अरे माझ्याशी या संसाराचा किती दिवस संबंध आला आहे याला मर्यादाच नाही त्यामुळेच या जन्म मरणरूप भवरोगाचे दुःख आता तुटेनाशे झाले आहे म्हणून मी परमार्थाची तातडीने तातडी करीत आहे आणि ज्या घटकेत परमार्थ साधला ती घटका सोन्याची समजतो आहे इंद्रियांच्या प्रवृत्तीला बीजभूत मनाचा संकल्प आहे तो संकल्प जसा होईल त्याला अनुसरून इंद्रियांची पापपुण्याकडे प्रवृत्ती होते आणि त्याप्रमाणे क्रियमान घडून येते त्यानंतर त्याचे संचित बनते आणि त्यातील भोग देण्यासाठी प्रवृत्त झालेले प्रारब्ध गर्भवासात घालून सुखदुःखांचा भोग देते तुकाराम महाराज म्हणतात सर्व प्रवृत्तीला बीजभूत असलेले संसारविषयक संकल्प जाळून गोपाळाने मला आपले गुणवर्णन करणारा भाट करावी अशी माझी इच्छा आहे आता होईन धरणे करी भीतरीच कोंडिनो नाही केली साठी तो का गोष्टी रुचे आधी निर्धार तो सारू मग भारू तू का म्हणे खाऊ जेवू नेदू होऊ वेगळा देवा मी तुझ्या दारामध्ये आता धरणे देऊन बसेन आणि तुला घरातच कोंडून घालीन मी जीवावर उदार होऊन धरणे धरून बसण्यासारखे प्रकार जर केले नाही तर माझ्या कोरड्या गोष्टी तुम्हाला पटणार नाहीत अगोदर निश्चयाने वागण्याची तयारी असणेच मुख्य आहे एकदा आमच्यामधील निश्चय करारीपणा पाहिलास की मग देवा तुम्हाला आमचा भार सोसवणार नाही आमची विचारपूस केल्याशिवाय तुम्हाला राहणारच नाही तुकाराम महाराज म्हणतात आता आमची दाद लागल्याशिवाय आम्ही जेवणार नाही काही खाणार नाही आणि देवाला सुद्धा आमच्यापासून दूर हलू देणार नाही होईल तरी पुसापुशी उत्तर त्याशी योजावी तो वरी मी पुढे काही आपुले नाही घाली तो जाणून अंतर देऊ जेव्हा भेव फेरिल तू का म्हणी धरील हाती करील खंती वेगळे मी आता धरणे धरून बसल्यामुळे तुमची मागणी काय आहे अशी विचारपूस देवाकडून होईलच तेव्हा देवाच्या प्रश्नाला काय उत्तर द्यायचे त्याची योजना आतापासूनच करून ठेवली पाहिजे जोपर्यंत देवाकडून विचारणा होत नाही तोपर्यंत मी आपले कोणतेही गाराने देवापुढे मांडणार नाही बहुतेक देव माझ्या मनातील इच्छा जाणून या संसार भयातून सोडविलच तुकाराम महाराज म्हणतात देव हा अतिशय कृपाळू असल्यामुळे माझा अंत न पाहता मला हाती धरील आणि मला या दुःख सागरातून वेगळे करेल हा तू नवी काही निराशेचा ठाऊ भले पोटी वाव राखिलिया विश्वंभरी विश्व सामाविले पोटी तेथेची शेवटी आम्ही असू नेनता चिंतनू करीतो अंतरी तेथे अभ्यंतरी तू तुका म्हणे माझा स्वामी बोलना पुरवू खुणे खुणा तसे हे ठिकाण काही निराश होण्याचे नाही म्हणूनच आपल्या मनाचा निश्चय कायम राखला पाहिजे या विश्वामध्ये भरून राहिलेल्या देवाने सर्व विश्व आपल्या पोटात साठवले आहे आणि आम्हीही शेवटी त्याच ठिकाणी जाऊन बसू न जाणता जरी आम्ही आमच्या अंतकरणामध्ये त्यांचे चिंतन केले तरी त्याच्या अंतकरणाला ते समजत असते तुकाराम महाराज म्हणतात माझा हा स्वामी न बोलणार आहे म्हणून आम्ही खून करूनच त्याला सर्व काही कळू आणि तो जाणता आहे निष्ठुरतो दिशे निराकारपणे कोवळा सगुणे प्रतिपाळी केलाच करावा केला कै वाढू होईल ते गोड न परिते मथिली या लागी नवनीत हाता नाशे वितळता आचते तू का म्हणी आता मनाशी विचारू करावा तो सार एकचित्तू हा देव जेव्हा निराकार निर्गुण स्थितीमध्ये असतो त्यावेळेला जरी निष्ठुर दिसत असला तरी सुद्धा तो जेव्हा तो सगुण रूपामध्ये येतो तेव्हा तो मनाचा अतिशय कोवळा असून आपल्या भक्तांचा संभाळ करतो यासाठीच आपल्या मनाचा केलेला निश्चय पक्का करावा त्यामुळे आपल्या जीवनाचं अक्षय स्वरूपाचं असं कल्याण होऊन जाईल दह्याचे चांगले घुसळण केल्यानंतर लोणी हाताशी येते आणि जर नुसतेच ताक घुसळले तर ते व्यर्थ नासून जाते आणि नुसतेच जर ताक घुसळले तर त्यापासून लोणी मिळू शकत नाही ते नुसतेच वितळून जाते तुकाराम महाराज म्हणतात आता आपण आपल्या मनाशीच विचार करावा एक चित्ताने विचार करणे हेच एक सारभूत असे तत्व आहे बहो देवा बरे झाली न सते गेली सोवळी धोवटाशी पडली गाठी जग जेठी प्रसादी गादल्याचा झाला जाडा गेली पिडा विकल्प तुका म्हणी वरावरी निर्मळ करे निर्मळा हे देवा लौकिकामधले खोटे आणि नसते सोवळे नष्ट झाले हे खरोखर चांगले झाले या ईश्वराच्या कृपेने माझी आता शुद्धीसाठीच गाठ पडली आहे जे जीवन मलिन झाले होते त्याचा झाडा झाला आणि विकल्पांची सर्व पीडा नाहीशी झाली तुकाराम महाराज म्हणतात असे वरचेवर निर्मलाने निर्मलच होत असते स्वामित्वाची वर्मे असो निजवळी वाहो जावे मुळे गुणासवी का बाळापासून सोडवा दातारा काही नका भारा पात्र करू धनवंत्र्याची अंगी सत्ता गुळू व्याधी तो सकळ तोडावया का म्हणी आली मोड्यासी कोपटू सांडव्याची वाटू विसरावी आपल्या अंगी स्वामित्वाची म्हणजेच ईश्वर कृपेची वर्मे असल्याचे दिसत असून सुद्धा आम्ही या त्रिभुवनाच्या संगतीमध्ये मलिन आणि दरिद्री होऊन प्रपंचाच्या मुळीचा भार वाहणारे असे झालो आहोत हे भगवंता आता मला या कष्टातून तुम्ही सोडवा या काबाड कष्टातून मला बाहेर काढा या संसाराच्या ओझ्याला मला तुम्ही पात्र करू नका सर्व व्याधी दूर करण्याचे सामर्थ्य धन्वंतरीच्या अंगी असते तसेच तुम्ही आहात तुमच्या हाती सर्व सत्ता आहे तुकाराम महाराज म्हणतात माझे हे देहरूपी खोपटे आता मोडकळीला आले आहे त्याचं सर्व काही मी विसरून जावं असे तुम्ही करा म्हणजे या देहाचा स्वीकार करा ऋणाच्या परिहारा झालो ओळगना द्यावी नारायणा वासला ती झालो उतराई शरीर संकल्पी चुको द्यावी पापे सकळही आजीवरी होतो धरुणी जीवासी व्याजे कासाविषयी बहु केली तुका म्हणी मना नीला म्या भाऊ तुमचा तेथे ठाव आहे देवा देवा तुमचे ऋण फेडण्यासाठी मी तुमचा सेवक झालो आणि मला आता त्या सेवेचा तुम्ही हिशोब द्या मी माझे शरीर तुम्हाला अर्पण करून उतराई झालो आणि आता माझी सर्व पातके तुम्ही पूर्णपणे नाहीशी करून टाकावीत हे ऋण मी आजपर्यंत माझ्या जीवाशी धरून राहिलो होतो पण त्याच्या वाढणाऱ्या व्याजाने मला फारच कासावीस केली आहे तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे हे शरीर तुमच्या राहण्याचे ठिकाण आहे असे समजून मी ते तुम्हाला अर्पण केले आहे येथे पांगी पायापाशी निशयशी राहिनू सांगितली करीन सेवा सकळ देवा दास्यत्व बंधनाची तुटली वेळी हेची जोडी मग आम्हा तुका म्हणे नवी क्षणू पाया विणू वेगळा देवा मी तुमचा सेवाभाव पत्करला असल्यामुळेच निश्चयाने तुमच्या पायाशीच राहीन मी तुमची सेवा ज्याप्रमाणे तुम्ही सांगाल त्याप्रमाणे करीन आणि दास्यभावाने मी तुमची पूर्णपणे सेवा करीन सर्व बंधनांची बेडी तुटल्यामुळेच तुमच्या पायांची मला प्राप्ती झाली आहे तुकाराम महाराज म्हणतात तुमच्या पायापासून मी एक क्षणभर सुद्धा वेगळा होणार नाही आपुल्या पुन्हा उगवाली गाडू काय मागे जडू करून घ्यालू उद्धाराशी काय उधाराचे कामू वाढवची श्रम नाही देवा करा आता मजसाठी वाढ पोटू ठाव नाही तटू झाली लोकी तू का म्हणी बाकी झडली यावरी न पडे व्यवहारी संचिताची देवा हे तुमचे लक्षण आता तुम्हीच दूर करा माझा जडपणा घेऊन तुम्ही काय करणार आहात माझा उद्धार करण्याचे काम असे उधारीवर किंवा लांबणीवर तुम्ही टाकू नका आणि तुमचे उगीच श्रम वाढवू नका देवा आता माझ्याशी तुम्ही आपले पोट मोठे करा कारण आपल्या भक्तपणाचा बोबाटा सर्व जगामध्ये झाला असल्यामुळे तुम्हाला तो माहीत नाही काय तुकाराम महाराज म्हणतात माझ्या एकंदर पाठीमागील कर्माचा हिशोब तुम्ही लवकर पूर्ण करा म्हणजे मी पुन्हा या संचित कर्माच्या व्यवहारामध्ये सापडणार नाही आणि पुन्हा त्यामध्ये पडणारही नाही सर्व संगी विटाला तू एकला आवडसी दिली आता पायी मिठी जग जेठी न सोडी बहु झालू क्षदक्षिणू ये नेसिनू तू नासी तुका म्हणे गंगे वासू बहुत्यासू स्थळाची देवा आता मला इतर कुठल्याही दुसऱ्या संगतीचा आता वीज आला आहे तू एकटाच मला आवडतोस मी आता तुमच्या पायाला मिठी दिली आहे आणि हे जगजठी आता ती मी मिठी कधीच सोडणार नाही देवा मी फारच दुःखी कष्टी झालो असू माझे हे श्रम तुमच्या पायाच्या दर्शनाने नाहीसे होणार आहेत तुकाराम महाराज म्हणतात ज्या तुमच्या पायाशी गंगेचे वास्तव्य आहे त्या पायांची मला फारच मोठी आशा लागून राहिली आहे शीतळती शीतळाहुनी पायवनी चरणीचे शेवन हे शिरसाधरी अंतरेही वरदळा अवघेचे नासे पापू तीर्थ बाप माझ्याचे बैसुनिया कातळी त्या कल्लोळी डवरला देवा तुमच्या पायाचे तीर्थ सर्व शीतळ पदार्थाहूनही शीतळ आहेत तेच तीर्थ मी सेवन करून शिरावर धारण केले आहे आणि तेच अंतरंगामध्ये आणि बाहेरून सुद्धा शरीरावर सुद्धा शिंपडले आहे या सर्व तीर्थांच्या तीर्थामुळे माझे सर्व प्रकारचे पाप नष्ट होऊन गेले तुकाराम महाराज म्हणतात या तुझ्या चरण तीर्थाच्या तळाशी बसून त्याच्या प्रेम कल्लोळाच्या भक्ती सुखाने मी शोभलो आहे माझी काया डवरली आहे गोदे काठी होता आडू करुणी कोडू कवतुके देखण्याने एक केले आई नेले जीवनापे राखून या ठाऊ अल्पजीव लावणी तुका म्हणी पिटी धनी हे सज्जने विश्रांती आजपर्यंत ज्ञानदृष्टी नसल्यामुळे प्रत्यक्ष गोदावरी असून सुद्धा तिच्या काठी आड खाणून त्याचेच कोड कौतुक मी करीत बसलो होतो परंतु या साधू संतांनी मला त्या पाण्याच्या ओघापाशीच नेऊन उभे केले मी माझा अल्पजीव लावून ते ठिकाण आता जपून ठेवले आहे तुकाराम महाराज म्हणतात या साधू संतांच्या ठिकाणी मला विश्रांती मिळून माझी इच्छा आता पूर्ण झाली आहे न पाही माघारी आता परतोनी संसारापासून विठला जीव सामोरे येऊन कवळे जातारा काळाचा हाकारा न सहावी सावधान चित्तू होईल आधारी खेळताही बरे वाटईल तू का म्हणी कंठू दाटल या सुशी न पवेची कैसे जवळीही माझा जीव या संसारापासून पूर्ण विटला आहे मी आता त्याकडे परत माघारी वळून सुद्धा पाहणार नाही हे भगवंता मला हा काळाचा धाक आता सहन होत नाही तू ताबडतोब माझ्याकडे धावती आणि मला आलिंगन दे तुझ्या आधारानेच माझे चित्त आता सावध होईल त्यानंतर कोणतेही खेळ खेळताना मग मला बरे वाटेल तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या स्वसाने देवा माझा कंठ अगदी दाटून आला आहे आणि इतके असून सुद्धा मी तुझ्याजवळ कसा बरी पोहोचत नाही नवनी तू सर्व हेतू कारकू दंडवत दंडापरी मागे उरी नुरवावी वचनाचा तू पसरू काई तातडी डोई पाशीचू तू का म्हणी जगजेठी लावी कंठी उचलोनी तयामधून घुसरून काढलेले लोणी नेहमीच सर्व दृष्टीने हितकारक असते त्याप्रमाणे मागे काही सुद्धा न ठेवता मी तुम्हाला दंडाप्रमाणे नमस्कार घालीत आहे आता उगीच वरवर बोलण्याचा पाल्लाळ कामाचा नाही तुमच्या पायावर मस्तक ठेवून तोरा करावी हेच चांगले आहे तुकाराम महाराज म्हणतात हे जगजती मला तुम्ही उचलून घ्या आणि प्रेमभराने आलिंगन द्या अवचिताची हाती ठेवा दिलासेवा न करिता भाग्य पळले झाली भेटी ने तुटी यावरी दैन्य गेली हरली चिंता सदैव आता यावरी तू का म्हणे वाटा झाला बोलो बोली देवीशी मी या देवाची सेवा न करताच औचितपणाने या देवाने मला आपला सर्व ठेवा स्वतःहून देऊन टाकला माझे भाग्य आता उदयाला आले असल्यामुळे मला त्याची भेट झाली आणि मी आता वियोग कधी होऊ देणार नाही माझे सर्व दैन्य संपून गेलं आहे आणि माझी चिंता नाहीशी झाली आहे आता मी फार मोठा भाग्यवान बनलोय तुकाराम महाराज म्हणतात आता माझी वाट मला मिळाल्यामुळे माझा रस्ता मला सापडल्यामुळे आम्ही आता देवाशी भाषण करू समर्थाची धरली कासू आता नाशू काशाचा भावी पावी करीन लाहू तुमचा आहू विठ्ठला न मज पहानी दिशा हा केसरीसा उडसे तू का म्हणी नवी धीरू तुम्हा स्थिर दयनी सर्वामध्ये समर्थ असलेल्या त्या परमेश्वराची कास धरली असल्यामुळे आता माझा नाश कदापि होऊ शकणार नाही हे विठ्ठला तू धावत ये आणि मला तू पाव असा मी छंद घेईन मी तुला हाक मारल्याबरोबर तू धावत येशील म्हणून मला इतर दिशांकडे पाहण्याची जरुरीच नाही तुकाराम महाराज म्हणतात तुमच्याजवळ आम्हा दिनाविषयी दया असल्यामुळे तुम्हाला फार वेळ धीर धरवणार नाही तुम्ही आमच्या हाकेसाठी धावून याल करू तैसे पाठांतरू करुणा करू भाषणू जेही केला मूर्ती म्हणतो ऐशे संतो प्रसादू सोज्वळ केल्या वाटा आईच्या निटा मागिल्या तुका म्हणे घेऊ धावा करू हावा ते जोडी आम्ही असे पाठांतर करू आणि कोणाशी असे मधुर भाषण बोलू की ज्यामुळे संतांचा मूर्तिमंत प्रसाद आपल्यावर होऊन जाईल ऋषी मुनी वेळोवेळी अवतार घेऊन पूर्वीच्या मलीन झालेल्या वाटा त्या झाडून आता स्वच्छ आणि नीट नेटक्या केल्या आहेत तुकाराम महाराज म्हणतात आपण सुद्धा त्याच मार्गाने जाण्याची धाव घेऊ आणि संतांनी जो लाभ मिळवला तोच लाभ मिळवण्याची आपण इच्छा करूया अचरण चळी झाली म्हणू धरुणी निज राहील होती आवडी बैसली गुणांची अंतरी करू धनीवरी सेवन विध भाव नव्हे भावना आणि या गुणा न मिळवे तू का म्हणे माझी पडिले आहारी ध्यान विटेवरी टाकले ते संतांनी मला जी समचरणाची खून सांगितली आणि त्या खुनेला मी धरून बसलो आहे त्यामुळेच हे माझे जे मन चंचल होते ते आता स्थिर होऊन गेले आहे त्या समचरणापासून आता हालेनाशे झाले आहे हरीच्या गुणाची आवड अंतकरणामध्ये कायमची निर्माण होऊन बसली आहे त्या गुणांचे पोटभर आता सेवन करू हरीच्या ठिकाणी जो एकनिष्ठ भाव जडला आहे त्या भावामध्ये आता बदल होणार नाही कारण माझे मन इतर प्रपंच सुखामध्ये समरस होतच नाही तुकाराम महाराज म्हणतात जे समचरणात्मक रूप विटेवर उभे आहे तेच आता माझ्या सवयीचे झाले आहे वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि देवा काही नेने गायी नाचे उडी आपुलिया छंदी मनाचे आनंदी आवडीने लाज भय शंका दुराविला मानू न कळे साधनू या परते तू का म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदिशे सांभाळावे वैष्णवाच्या संगतीमध्ये माझ्या जीवाला फार आनंद होतो त्यांच्याशिवाय मी दुसरा कोणताही व्यवहार करण्याचे जाणतच नाही मनामधील स्वाभाविक आनंदाने त्या हरीच्या प्रेमाने आणि आपल्या रंगाने मी हरिनाम गातो त्यामध्ये नाचतो उड्या मारतो कोणाची लाज्जा कुणाचे भय कुणाविषयी शंका किंवा कोणापासून मान मिळवण्याची मी अपेक्षा कधी करत नाही हे सर्व काही मी दूर सारले आहे वैष्णवांच्या संगतीशिवाय दुसरे कोणतेही साधन करण्याचे मला माहीत नाही तुकाराम महाराज म्हणतात म्हणूनच आता या जगदिशाने आपल्या प्रयत्नांनी आम्हाला सर्व बाजूनी सांभाळावे काय तुझी थोरी वरणू मी पामरू होशी दया कर कृपा सिंधू तुझी दया नाही आणि काशी ऐशे ऋषिकेशी नवलयिक कुरुक्षेत्र भूमीवरी पक्षी व्याली तृणा माझी केली कोठे त्यानी अकस्मात तेथे रणखांब रोविला युद्धाचा नेमिला ठाव तेथे कौरव पांडव दळ बहार दोन्ही झुंजावयारणी आले तेथे तये काळी तुझ पक्षी आठविते पाव बा श्रीपती म्हणून या हस्ती घोडी रथू इथे धावतील पाशान होतील शतचूर्णू ऐशी आकांती वाचो कैसे परी धाव बा हरी लवलाही टाकून या पिली कैसे जावी आता पावे जगन्नाथा लवलाही आली ती काळी कृपा तुझ्या चित्ता अनाथांच्या नाथा नारायणा एका गजाची या कंठी घंटा होती पाडील अवचिती तयावरी अठरा दिवस तेथे द्वंद्व युद्ध झाले वारा उन लागले नाही तया झुंज झाल्यावरी जाविले अर्जुना तुम्ही नारायणा पक्षीयाशी पाहे आपुली दासा म्या रक्षिली रणी वाचविले कैशा परी ऐशी तुझ माया पुल्या भक्तांची माऊलिया मुची तुका म्हणे देवा तू इतका थोर आहेस की त्या तुझ्या थोरवीचं मला वर्णन सुद्धा करता येत नाही तू दयेचा सागर आहेस कृपेचा सिंधू आहेस तुझ्या इतकी दया कुठेही आणि कुणाजवळही कधी पाहता येत नाही कधी कुणाजवळ सापडत नाही हे ऋषिकेशी असे तू एक केलेले नवल मी तुला सांगतो ते ऐक महाभारताच्या काळी कुरुक्षेत्रावर पक्षी व्याले आणि त्यांनी पिलांच्या रक्षणासाठी गवतामध्ये एक लहानसे घरटे बांधले होते एवढ्यामध्ये त्या स्थानावर रणखांब उभारून युद्धाची तयारी झाली युद्धाचा तळच त्या ठिकाणी पडला होता कौरव आणि पांडव यांच्या सैन्यांचे समुदाय युद्ध खेळण्यासाठी त्या रणभूमीवर एकमेकांसमोर उभे टाकले त्यावेळी भयभीत झालेल्या त्या पक्षांनी देवा तुझा धावा केला तुझी प्रार्थना केली हे श्रीपती तूच आता पाव तू धाव अशी त्यांनी तुला विनवणी केली हे पक्षी म्हणाले की देवा आता या ठिकाणी हत्ती घोडे येतील धावतील आणि त्यांच्या पायांच्या टाचाखाली दगडांचा सुद्धा सुराव होऊन जाईल अशा या आकांतामध्ये आम्ही कसे काय वाचणार हे श्रीहरी तू लवकर धावते आणि आम्हाला वाचव ही लहान लहान पिले सोडून मी आता कुठे जाऊ तेव्हा तू जगाचा नाथ आहेस तू लवकर ये आणि आम्हाला या संकटातून सोडवू त्यावेळी अनाथांच्या नाथा नारायणा तुमच्या चित्ताला दया आली पाझर फुटला एका हातीच्या गळ्यात एक मोठी घंटा होती ती तुम्ही औचितपणे त्या पिलांच्यावर पाडली त्या रणभूमीवर अठरा दिवसापर्यंत घनघोर असे महायुद्ध झाले पण त्या पिलांना तू वारा किंवा ऊन यांचा त्रास सुद्धा भोगू दिला नाहीस युद्ध संपल्यानंतर हे भगवंता तुम्ही अर्जुनाला ती पक्ष्यांची पिले दाखवलीत आणि तुम्ही म्हणालात आज मी माझ्या दासांचे कसे रक्षण केले ते पहा रणांगणावर सुद्धा कसे त्यांना वाचवले हे तू पहा तुकाराम महाराज म्हणतात देवा अशी माया तुम्ही तुमच्या भक्तांवर करता तुम्ही आमची सुद्धा माऊलीच आहात शरण शरण वाणी शरण त्रिवाचा विनवनी स्तुती न पुरी वाचा सत्यदास मी दासांचा देह न सांभाळून पायावरी लोटांगणू विनवी तुका संता दिनू नो हे गौरवी उत्तीर्णू हे संत लोक हो माझी वाणी काकुळतीला येऊन तुम्हाला अनन्यपणे अशी शरण आली आहे कारण माझ्या वाणीने तुमची किती जरी स्तुती केली तरी ती पूर्ण होत नाही यासाठी मी तुमच्या दासांचाही दास झालो आहे देहाची पर्वा न करता मी तुमच्या पायांवर लोटांगण घेत आहे तुकाराम महाराज म्हणतात दीन असलेला मी तुम्हा संतांना प्रार्थना करीत आहे की मी आपल्या वाणीने तुमचा कितीही गौरव केला तरी तुमच्या उपकारातून उत्तीर्ण होणे मला शक्य नाही लेकरा लेववी माता अलंकारू नाही अंत पारू आवडीशी कृपेचे पोसणे तुमचे मी दिनू आजी संत जन माय बापू आरुषा उत्तरे संतोषे माऊली कवळून निघाले हृदयात पोटाले आली त्याचे नेने दोषू कल्याणाची आसू असावे मनाची ते चाली मोहाची सोयी ओघ गंगा काई परतो जाणी तुका म्हणे कोठे उदार मेघा शक्ती माझी तृष्णा किती चातकांची आई आपल्या बालकाच्या अंगावर अनेक प्रकारचे दागिने घालते तिच्या लेकरांविषयीचा आवडीला अंतपारच नसतो त्याप्रमाणेच हे माझे मायबाप जन हो आज मी तुमच्या कृपेने पोचला जाणारा एक कचित असा दिन आहे एखाद्या वेळेला मूल कठोर बोलले तरी आईला त्याचा संतोष वाटतो आणि मुलाला पोटाशी धरून त्याचे अपराध ती आपल्या पोटामध्ये घालते कारण ती पोटाला आलेल्या मुलाच्या गुणदोषांचा कधी विचार करीत नाही मुलाने कितीही अपराध केले तरी सुद्धा त्या मुलाचे कल्याणच व्हावी अशीच तिची अपेक्षा आणि इच्छा असते मुलाच्या मोहानेच तिच्या मनाची प्रत्येक धाव असते गंगेचा ओघ माघारी परतण्याचे जाणत नाही त्याप्रमाणेच आईची प्रत्येक धाव ही मुलाकडेच असते तुकाराम महाराज म्हणतात हे संत हो तुमची मेघाप्रमाणे असलेली अवदारी शक्ती कुणीकडे आणि त्यापुढे माझी ही चातकाची तहान ती कितीशी छोटी असणार युक्ती तव झाल्या कुंठीत कळा उरले हे काळा जीवनाची संत चरणी भावी ठेविले मस्तकू जोडोनी हस्तको राहिलोसे जानपणे नेने काहीच प्रकारू साक्षी ते अंतर अंतराशी तुका म्हणे तुम्ही केले अभय जाणू तेने समाधाने राहिलोसे संत वर्णाविषयी सर्व युक्ती दृष्टांत आता कुंठित होऊन गेले आहेत आता संतांविषयी कर्तव्य रूप जीवनाचा भाग तेवढा उरला आहे श्रद्धेने त्यांच्या पायावर डोके ठेवले आहे आणि दोन्ही हात जोडून त्यांच्यापुढे उभा राहिलो आहे शहाणपणाच्या जोरावर परमार्थामधील कोणताही गूढ प्रकार समजत नाही याविषयी माझे मनच मनाला साक्षी देत आहे अर्थात संत कृपा झाली तरच सर्व काही कळू शकते तुकाराम महाराज म्हणतात हे संत हो तुमचे वर्णन करण्याविषयी मी दुबळा आहे परमार्थ न समजण्या इतका अज्ञानी असो सुद्धा भिवू नको आम्ही तुझा उद्धार करू असे तुम्ही अभयदान दिल्यामुळे मी पूर्ण समाधानाने राहिलो आहे हा गी आलो कोणी म्हणे बुडतिया तेने किती तया बुड चढे तुम्ही तव भारो घेतला सकळू आश्वासलो बाळू अभय करे बुकेली आसू दाविता निर्धारू किती होय धीर समाधानू तुका म्हणी दिली चिंता म्हणीसाठी उचित काचवटी दंडवतू कुणी पाण्यात बुडत असताना हा पहा मी आलोच असे नुसते म्हटल्याने सुद्धा त्याला केवढा मोठा धीर येतो आणि तुम्ही संतांनीच माझा सर्वस्वी भार घेतलेला असल्यामुळे तुमच्या अभय देणाऱ्या हाताने मला बालकाला न भिनाचे आश्वासन आता मिळालेले आहे भुकेलेल्या माणसाला निर्धाराने जेवायला घालण्याची आशा दाखवली तर त्याला किती समाधान वाटून धीर येतो तुकाराम महाराज म्हणतात या तुमच्या उपकारासाठी मी तुम्हाला दंडवत घातले आहे हे करणे म्हणजे तुम्ही दिलेल्या बद्दल काच दिल्यासारखेच आहे कैसा तू देखिला होशील गोपाळी पुण्यवंता डोळी नारायणा ते लोभे जीव झाला शे बराडी आम्ही ऐशी जोडी कैला भू असेल ते कैसे दर्शनाचे सुखू अनुभवे श्रीमुख अनुभविता तुका म्हणे वाटे देशी आलिंगनु अवस्था ते क्षण क्षणा होते हे नारायणा पुण्यवान गोप बालकानी तुला डोळ्यांनी कसा पाहिला असेल देवा तसा तू माझ्याशी डोळ्याला दिसावास या लोभाने माझा जीव अगदी वेडा पिसा झाला आहे आम्हाला तो लाभ कधी होईल तो होवो ते सगुण दर्शनाचे सुख कसे बरे असते याची आम्हाला आभाग्यांना काय कल्पना हरीच्या श्रीमुखाचा अनुभव घेणारेच त्या सुखाचा अनुभव घेतात तुकाराम महाराज म्हणतात तुझ्या दर्शनाची इच्छा मला क्षणाक्षणाला होत आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता तू मला दर्शन देऊन आलिंगन देशील अशी मला आशा आहे का सया या लोभे केले अर्थभूत सांगा माझे चित्त नारायणा चातकाचे परी एकचे निर्धारू लक्ष भेदेती फिरवून फिरवलेले सावळे रूपडे चतुर्भुज मूर्ती कृष्ण नामचे ते संकल्प हा का म्हणे करे आवडीशी ठाऊ नको माझा भाऊ भंगू देऊ हे नारायणा माझे चित्त तुझ्या दर्शनाच्या लोभाने इतके उत्खंडित होऊन गेले आहे ते मी काय सांगू मेघामधील पाण्याशिवाय दुसरे पाणी प्यायचेच नाही असा चातक पक्षाचा जसा निश्चय असतो निर्धार असतो किंवा लक्षाचा वेध करणारा बाण मागे फिरण्याचे जाणतच नाही त्याप्रमाणेच तुझे दर्शन झाल्याशिवाय माझे मन समाधानी होणारच नाही ज्याचे रूप सावळे आहे आणि चतुर्भुज मूर्ती डोळ्याने पाहावी आणि सुखाने कृष्ण कृष्ण म्हणावे हीच एक माझ्या चित्तामध्ये आवड आहे तुकाराम महाराज म्हणतात नारायणा माझ्या आवडीला आश्रय दे आणि माझ्या श्रद्धेला कधी भंगू देऊ नकोस ती अखंडानी अभंगाशी ठेव काय माझा पण होईल लटिका ब्रिदावळी लोका दाविली ते खरे करून या दे माझी आळी हे उने कुरवाळे पांडुरंगे आणि कम्या कोणा म्हणवावे हाती नये काकुलती तुझी आसे तू का म्हणे मजो येथेची ओळखी होईन तो सुखी निचू हे पांडुरंगा मी तुझी पतित पावन भक्तवत्सल दिनानाथ इत्यादी वृदावळी जगामध्ये प्रकट केली आहे आणि देव हा भक्तांसाठी धावून येतोच अशी प्रतिज्ञाही केली आहे आता ती खोटी होते की काय अशी मला भीती वाटते हे पांडुरंगा तुझी वृदावळी माझी प्रतिज्ञा आता तू खरी कर आणि प्रेमाने जवळ येऊन मला कुरवाळ देवा तुझ्याशिवाय मी कोणाच्या अधीन कोणाचा आश्रित म्हणून घेऊ कारण मी दुसऱ्याला काकृतीला कधीच येणार नाही तुकाराम महाराज म्हणतात मी फक्त तुलाच ओळखतो तुलाच जाणतो आणि तुझ्या पायाच्या कृपेनेच मी खरोखर सुखी होऊन जाईल असा मला भरवसा आहे तुम्हा माझव झाली या समानू तेथे कोण कोणा सन्मानी पुरी तो राहिले गोमटे गौरव ओढे माझा जीव पायापासे नेनपणी आम्ही आळवू रसे बोलवितो रसे शब्दरत्ने तुका लळी पाळी ओ विठ्ठली का हे उरविले भेदाभेदू तेव्हा तुमच्या आणि आमच्यामध्ये ऐक्य झाल्यानंतर त्या ऐक्य स्थितीत कोण आणि कोणाचा सन्मान करावा जोपर्यंत मी जीवदशेने शिल्लक आहे आणि तुमच्या आमच्यामध्ये भेद आहे तोपर्यंतच आमच्यापेक्षा तुमचा चांगुलपणा मोठेपणा आणि त्या मोठेपणामुळेच माझा जीव तुमच्या पायाकडे ओढ घेत आहे आम्ही तुझ्या सात्विक स्वरूपाविषयी आज्ञेने आहोत तोपर्यंतच त्या आज्ञानीपणाने तुम्हाला प्रेमाने आळवीत आहोत आणि रसभरित शब्द रत्नानी बोलावित आहोत तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठले माझे हे लाड तुम्ही पूर्ण करा तुमच्या व आमच्यात असा भेदभाव का बरे करावा नको माझे मानू हाच ते शब्द कळवळ्याचा वाद करीतसे खास याने करू पायापाशी फाकावे ते दासे मी काय मज चाड असे या लौकिकी परी असे निके अनुभवाची लाचावल्यासाठी वचनाची आळी तकळ्याने घोळी जवळी म्हणू वाट तशी आसू पुरविषयी ऐसे तरी अंगी पिसे तू तुका म्हणी माझी येथेची आवडी श्रीमुखाची जोडी इच्छितशी मी तुझ्याशी जे काही बोलतो आहे ते माझे शब्द पोकळ आहेत असे मात्र तू समजू नको तर अंतरीच्या कळवळ्याने मी तुझ्याशी बोलत आहे तुझ्या पायाजवळ मी कशाच्या जोरावर मला अमुक दे असा आग्रह धरू आम्ही दासांनी करोना भाकावी आणि नंतर देवा मला अमुक दे अशी प्रार्थना करावी हे उचित आहे अरे देवा मला या लौकिकाची या प्रसिद्धीची काय हा गरज आहे परंतु तुझा खरा मला अनुभव असावा एवढी मात्र इच्छा नक्की आहे माझे मन तुझ्या स्वरूपाला लाचावले असल्यामुळे तुला चार शब्द बोलण्याचा हट्ट घेत आहे आणि त्या छंदानेच तुझ्याजवळ घिरट्या घालीत आहे देवा तू माझी इच्छा पूर्ण करशील अशी मला आशा वाटते म्हणूनच मी माझ्या अंगी तुझे वेड लावून घेतले आहे तुकाराम महाराज म्हणतात माझी आवड तुझ्या विषयाचीच आहे म्हणूनच तुझे श्रीमुख पाहण्याचा मला लाभ घडावा अशी मी इच्छा धरीत आहे म्हणवणी आहे पाय आहे चिंतितो पाठीला गाई तू काढू तू कृपाळू माऊली बहु संती चालू तया भ्यालू स्थळाशी का म्हणी तू जननी ये निर्वाणी विठ्ठली देवा म्हणूनच मी तुमच्या पायांचे चिंतन त्वरेने करीत आहे की हा काळ माझा पाठलाग करीत येत आहे त्याच्या हातून सोडवणारी तूच एक कृपाळू मावली आहेस त्या यमलोकाला अतिशय दिल्यामुळेच मी तुमचेच चिंतन करीत आलो आहे तुकाराम महाराज म्हणतात हे विठ्ठले तू माझी माऊली आहेस जननी आहेस अशा या संकटाच्या वेळी तू माझ्याकडे धावते या निर्वाणीला तूच येऊन पाव जेणे वाढे अपकीर्ती सर्वार्थी ते वर्जावे सत्यरुचे भलेपणू वचनते ते होई जेते शुद्ध त्यागे वाऊ घेते सारावे तुका म्हणे खोटे वर्मू निंद कर्म काळीमा ज्या कर्मामुळे अपकीर्ती घडून येईल त्याचा सर्वस्वी त्याग करावा सत्य बोलणे हे चांगले असल्यामुळेच ते जगाला प्रिय होते आणि सत्य बोलणारा सुद्धा जगाला प्रिय होतो खोट्याचा मात्र त्याग करून या जगामध्ये शूर व्हावे तुकाराम महाराज म्हणतात खोटे कर्म हे काळीमा लावणारे आणि निंदे असे आहे याची सवी लागली जीवा गोडी हेवा संघाचा परतीन सर्वे दुरी क्षण हरे पासुनी झाली तर काय तंटू आता चटू न संडी तुका म्हणे चाळी वेडबळे लाविली या देवाची माझ्या मनाला अतिशय सवय लागलेली आहे आणि त्याच्या संगतीची मला फार हाव आहे या श्रीहरीपासून एक क्षणभर सुद्धा मला दूर होता येत नाही याचा कितीही बोबाटा झाला म्हणून काय झाले आता याची चटक आम्हाला काही सोडवत नाही तुकाराम महाराज म्हणतात या विश्वचक्राला चालना देणाऱ्या देवा तुम्ही मला आपले वेड बळानेच लावलेले आहे याचा तव्हाची मुळा देखिला डोळा उदंडू नेदी मग फिरू मागे अंगे संचरे कागायाची नीना खोडी जीभा जोडी करीत असा पांघरीती बहुकाळी घोंगडे ही ठाईची अंगी वशेची ना लाजू न म्हणे भाजू कोणाची सर्व साक्षी बोल्यानी दूषित कोणे नसावी तू का म्हणी धरिला हाती मग निशंती हरिणी या श्रीहरीची अशीच रीत असल्यामुळे मी डोळ्यांनी बऱ्याच वेळा पाहिलेला आहे ती रीत अशी आहे की जे कोणी याच्या अंगाशी समरस झाले आहेत त्यांना हा मागे कधी फिरूच देत नाही अशी ही या प्रभूची रीत तुम्ही का जाणीत नाही व्यर्थ जीवेची बडबड कशासाठी करता मूळच्या स्वरूपामधील पुष्कळ काळापूर्वीचे घोंगळे याने पांघरलेले आहे याला कशाचीच लाज नसून ही कुणाची बायको किंवा हा कोण या प्रकारचा तू कधी विचार करीत नाही तो सर्व साक्षी असून अबोलपणाने राहतो त्याच्याशी कुणीही उदास राहू नये तुकाराम महाराज म्हणतात या श्रीहरीने एकदा हाती धरले की मग सर्व चिंता नाहीशी होते प्रसिद्ध हा असे जगा अवघ्या रंगा रंगाचा तरी वाटा नवजे कोणी नारायणी घरबुडी आयसे केले मागे लाग लागे लागेना हो कान अथवा नारी लहान थोरी आदरू झाली वेगळी लोके पुरी मग नुरे समळू खरे नातू आहे कैसा कोणी दिशा बहु थोडा तू का म्हणे दुसऱ्या भावी छाये नावे न देखवी हा भगवंत हा श्रीहरी सर्व रंगांनी परिपूर्ण असल्याची याची जगामध्ये प्रसिद्धी आहे या देवाच्या नादी लागले की घर बुडते म्हणून याच्या वाटेकडे फारसे कुणी जातच नाही यापूर्वी आणि अनेक भक्तांचे असेच वाटोळे केले याचा काही तपास सुद्धा लागत नाही पुरुष असो नारी असो तर लहान असो की मोठा असो हा सर्वांचा आदराने स्वीकार करतो या लोकांमध्ये एकदा लौकिकापासून वेगळे झाले की पुरे मग तो अशा लोकांचे समूळपणे वाटोळे करून टाकतो हा श्रीहरी कशा स्वरूपाचा आहे कोणत्या दिशेला आहे लहान आहे की मोठा आहे कशा प्रकारचा आहे हे काहीच समजत नाही तुकाराम महाराज म्हणतात यासाठीच आपण दुजा भावाने कधीच वागू नये आपली छाया म्हणजे आपली सावली सुद्धा दुसऱ्या भावाने पाहू नये ती सुद्धा देवस्वरूपच ईश्वर स्वरूपच मानावी न संडावाताय से वाटी ठावू भयाची उपावो रक्षावया म्हणवनी मने वळीले म्हणू कार्य कारण चाड नाही नानाची उपाधी करून या मुळू राखता विटाळू त्याची व्हावी तुका म्हणे ते न वेचे वचनू निजे निजखून सापडले अनेक प्रकारच्या भीतींपासून संरक्षण करणाऱ्या उपायांचे ठिकाण आता सापडले असल्यामुळे ते कधीच सोडू नये असे मला वाटते आहे म्हणूनच मनानेच मी आपले मन वळवले आणि मला कार्यकारणाची आता काही परवास राहिली नाही हा सर्व प्रपंच मुलक असून या प्रपंचरूपी विटाळांचे रक्षण केले असता उपाधी रूप राहावे लागते तुकाराम महाराज म्हणतात मी आता या प्रपंच उपाधींच्या संबंधी फार बोलणार नाही कारण मला निजात्म बोधाच्या खुनेचा खरोखर अनुभव आलेला आहे त्यामुळं या सर्व उपाधीपासून मी आता पूर्णपणे निराळा वेगळा झालो आहे सत्यचे भोजनो समय आतुडी सेवन गडे रुचिनिशी वर्मे श्रमणीला झाले एकमयू हृदय सोयू संग झाला कोथळीस जमा पडिले संचितू बापल्याचा वितू नेम झाला तुका म्हणे धनी ऐसा झालो आता करीन ते सत्ता माझी आहे योग्य भुकेच्या वेळेला जर सो सत्तेचे जेवण मिळेल तर त्याचे सेवनही मोठे रुचीने करता येते असे वर्म मला सापडल्यामुळेच माझा सर्व भ्रम नाहीसा होऊन सर्व जीवनच हरिरूप होऊन गेले आहे कारण माझ्या हृदयामध्ये वास करून राहणाऱ्या नारायणाची मला संगती लाभली आहे माझे जे संचित कर्म आहे ते मी आता कोथळीमध्ये जमा केले आहे तुकाराम महाराज म्हणतात मी अशा प्रकारचा आता मालक झालो असून माझ्या मनाला जे वाटेल ते मी करीन अशा प्रकारची सत्ता आता माझ्या हाती आली आहे देईन ते उने नाही याचे काही पदरी पाहिजे ते संचितात ते सत्ता करावया गुणाईसा भरणाभरी जो जो विचारी ते लाभे तुका म्हणे देवी देव फळे भाऊ आपुला हा देव जर काही देत राहील तर याच्याजवळ असे काहीच कमी नाही पण याच्यावर सत्ता गाजवण्यासाठी आपल्या जवळ सुद्धा साठवलेला पुण्याचा साठा हवा सत्कर्माची जोड हवी एखादी गाय जसा चारा मिळेल आणि जसे तिचे गुण असतील त्यांना अनुसरूनच ती दुधाचा भरणा करते म्हणजे दूध देते तशीच या देवाची अवस्था आहे तुकाराम महाराज म्हणतात आपला जसा आपल्या देवाच्या ठिकाणी किंवा देवीच्या ठिकाणी भाव असतो तो भावच फलद्रूप होतो म्हणजे ज्या वेळेला देव पावतो असे आपण म्हणतो त्यावेळेला आपला जो भाव असतो तोच आपल्याला पावत असतो तुकाराम महाराज म्हणतात की आपला जो भाव आहे तोच फळ देतो तेव्हा होतो भोगा दिनू तुम्हा भिन्न पासुनी आता बोलू नये ऐसे अनारसे वेगळे सन्मुख झालो स्वामीकडे भव ठडे निराळे चिंतले ते चिंतामणी फिटे धने तो द्यावे सहज स्थिती आहे अंगी प्रसंगी ते वंचेना तुमची देवा धरिली कासू केला नासू प्रपंचा का म्हणी जाणून वर्मू कर्मा कर्मे ठेविली देवा तुमच्यापासून मी जेव्हा भिन्न होतो तेव्हा प्रारब्ध कर्माच्या भोगाच्या स्वाधीन मी होऊन गेलो होतो पण आता मी तुमच्याजवळ आलो असल्यामुळे यापासून वेगळे असे बोलूही नाही मी हा संसार रूपी अंगरका टाकून स्वामींच्या पुढे उभा राहिलोय चिंतामणीचा स्वभाव असा असतो की जो ज्याचे चिंतन करील त्याची तशी इच्छा तो पूर्ण करतो ही स्थिती आता माझ्या अंगी सहजच आली आहे पण प्रसंग आला की मी हे बोलून दाखवतो देवा मी तुमची कास आता धरली आहे त्यामुळे माझ्या प्रपंचाचा समूळ नाश झाला आहे तुकाराम महाराज म्हणतात ही तुझी सर्व वर्मे सर्व मर्मे मी जाणलेली असून कर्माचा आणि अकर्माचा सुद्धा पूर्णपणे त्याग केलेला आहे केला कई वाडू संतांच्या आधारे अनुभवे खरे कळू आले काय जीवित्वाचे धरून आशा व्हावे गर्भवासा पात्र भेने अबाळीने जावे निचेंतीच्या ठाया रांडा रोटा वाया करू नये तुका म्हणे बळी देता ते निधानू भिकेसाठी कोण राज्य देतो संतांच्या आधारावर मी हा निश्चय केलेला आहे हे मला अनुभवाने खरे करून आले आहे आता मला जीविताची आशा धरून काय उपयोग कारण जीविताची एकदा भीती मनामध्ये धरली की मग पुन्हा पुन्हा गर्भवास भोगावे लागतात म्हणूनच जीविताची आबाळ करावी आणि आपण चिंता रहित व्हावे ते परमेश्वराचे स्थान आहे तेथे जावे उगीच रांडेसारखी व्यर्थ पोटासाठीच खटपट करीत का बरे जगावे तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवित्वाचा एकदा बळी दिल्यानंतर ते ईश्वराचे निधान हस्तगत होते नाहीतर भीक मागण्यावारी कोणी राज्यपद देत नाही किंवा भीक मागून राज्यपद मिळत नसतं